या ज्ञानभक्तीच्या योगे जो माझ्याशी ऐक्य पावतो तो केवळ मीच आहे त्याच्यात व माझ्यात अंतर नाही तो तद्रूपच आहे हे तुला माहीतच आहे कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे सातव्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने मी सांगितले अर्जुना ती ही भक्ती उत्तम आहे म्हणूनच मी ती कल्पाच्या आरंभी भागवत मिशाने ब्रह्मदेवाला उपदेशिली ज्ञानी याच भक्तीला स्व स्वसमवित्ती म्हणतात शैव शक्ती म्हणतात व आम्ही आपली परमभक्ती असे म्हणतो ही भक्ती त्या कर्म योग्याला माझ्याशी ऐक्य होते ऐक्य होते वेळी फलद्रूप होते आणि मग हे सर्व केवळ माझ्याच योगे ओतप्रत भरलेले आहे असे ज्ञान करून देते तेव्हा वैराग्य विचारासह नष्ट होते बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि वृत्ती आवृत्तीसह नामशेष होते ज्या भक्तीच्या योगाने अलीकडील व पलीकडील हा भेद नाहीसे होता जसे आकाश हे पृथ्वी आप तेज वायू या चारी भूतांना व्यापून शेष राहते तसे अलीकडील काठ व मध्यभाग व पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन आणि साधक या त्रिपुटीहून पलीकडील जे माझे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून माझे भजन करतो सिंधूस गंगा मिळाल्यावरही जशी वेगळेपणाने समुद्रात दिसते तसा जो माझ्याशी ऐक्य पावला आहे तो माझे भक्तीचा उपभोग द्वैता वाचून घेतो किंवा दोन आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवले असता एकमेकाला पाहण्याचे सुख भोगवितात तसा मद्रूप झाल्यावर तो तो ज्ञानी माझे भक्तीचा उपभोग घेतो इतकेच नव्हे परंतु आरसा बाजूस केल्यावर व त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाल्यानंतरही पाहणारा आपले ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा आनंद भोगतो जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होऊन आपल्या स्वरूपास मिळाल्यावर मग आपले ऐक्य जसे द्वैता वाचून भोगतो याचवर शंका करणारा अशी शंका करतो की ऐक्य पावल्यावर त्याचा भोग कसा घेता येतो तर पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करता येतो यावरून शंका घेणार ते गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची चाल असेल तर न कळे अथवा आकाशाला मांडव घालण्याची चाल असल्यास असेल अरे ज्याचे अंगी राजपण नाही त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार किंवा सूर्याला अंधार आलिंगन देईल का आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाशाची व्याप्ती कशी समजेल व गुंजांचे दागिने रत्नांच्या दागिन्यांची बरोबरी कशी करतील म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मी कोठे आहे हे कसे समजणार यास्तव क्रमाने येणारा योगी मत स्वरूप होतो तेव्हा माझे स्वरूपाचा उपभोग घेतो जशी तरुण स्त्री आपल्या तारुण्याचा उपभोग घेते पाण्याच्या लाटा सर्व बाजूने पाण्याचे सेवन करतात किंवा प्रकाश जो आहे तो सर्व प्रकारे करून सूर्यबिंबातच असतो अथवा पोकळी ज्याप्रमाणे सर्वत्र आकाशात व्यापून असते त्याप्रमाणे माझे स्वरूप होऊन माझे भजन क्रिये वाचून करतो जसा अलंकार सोन्याला सहज भसतो चंदनाचा सुगंध चंदनाचे सेवन करतो किंवा चंद्राचे प्रभा चंद्रापाशीच सहज असते त्याप्रमाणे क्रिया सहन होत नाही तथापि अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी भक्ती असते ह्याचा अनुभव घेतला तरच समजेल एरवी बोलून सांगता येण्याजोगी ही गोष्ट नव्हे अशा योग्यतेस आलेला मनुष्य पूर्वसंस्कारे करून जे काही बोलेल त्याने मला आळवल्यामुळे त्याने हाक मारता क्षणीच मी त्याला ओ देतो जेथे बोलणाऱ्याला त्याच्याशिवाय दुसरे कोणी बोलण्यास भेटत नाही तेथे मी बोल तेथे तो बोलतो असे कसे म्हणता येईल अशा प्रकारचे जे बोलणे ते न बोलण्यासारखेच असून तेच माझे उत्तम स्तवन होय म्हणून तो बोलणे बोलत असता व त्या बोलण्याने मी भेटलो असता ते बोलणेच मौन होते आणि त्या मौनाचेच माझे खरोखर स्तवन होते तसेच हे किरीटे त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे जे तो जाणील अथवा पाहिल ते जाणणे व पाहणे जाणण्याची किंवा पाहण्याची वस्तू एकीकडे करून जाणणाऱ्यालाच व पाहणाऱ्यालाच दाखवते आरशात पाहण्याचे पूर्वी जे मुख होते तेच आरसा पाहता क्षणीच आरशाला न पाहता मुखालाच पाहते तद्वत त्याचे पाहणे पाहणाऱ्यालाच दाखवते पाहण्याची वस्तू जाऊन पाहणाराच पाहणाऱ्याला जर पाहिल तर पाहणेपणाचा धर्म उरत नाही स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता देणारा व आलिंगन देण्याची वस्तू दोन्ही नसून एकटाच पुरुष जसा असतो अथवा दोन लाकडांच्या घर्षणाने जो अग्नी उत्पन्न होतो तो दोन्ही लाकडास जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो अथवा आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब सूर्य हाताने घेऊ लागला असता त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन त्याचे असलेले बिंबत्वही जाते त्याप्रमाणे मद्रूप होऊन जो दृश्य वस्तू पाहण्यास जातो त्याला ती दुसरी दृश्य वस्तू वेगळी उरत नाही परंतु त्याचे असलेले द्रष्टुत्वही नाहीसे होते सूर्य अंधाराला प्रकाशित करावेस गेला असता प्रकाश जो अंधकार तो जर उरत नाही तर मग सूर्यावरील प्रकाशक धर्मही नाहीच होतो त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे तर आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाही मग पाहणारा द्रष्टाही उरत नाही यावर पाहणे आणि न पाहणे एतद्विवर्जित जी स्थिती ते माझे खरोखर दर्शन होय हे किरीटी ते दर्शन वाटेल त्या पदार्थाच्या भेटीबरोबर त्याला होते मग दृश्य व द्रष्टा या द्वैताच्या पलीकडील जी दृष्टी ती तो सर्व काळ भोगतो आणि आकाश हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला जसे ढळणे नाही तसा मी जो आत्मा तेणे करून सर्वत्र माझीच व्याप्ती झाली आहे कल्पांतकाली ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहणे बंद होते तसे सर्व विश्व आत्मत्वाने कोंदले असल्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही पाय पायावर चढेल काय अग्नी अग्नीचं जाळील काय पाणी पाण्याचं स्नान कसे करील म्हणून सर्वत्र माझी व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते व अद्वय असा जो मी परमात्मा त्याची त्याला व त्याच्या कृतीनेच यात्रा घडते तसेच पाण्यावरील बुडबुडा मोठ्या वेगाने जरी धावत गेला तरी तो पाण्याशिवाय भूमीवर धावत नाही अर्थात त्याचे ते धावणे हे न धावण्याचेच ठिकाणी समजले पाहिजे म्हणून जे स्थळ सोडावायचे व ज्या स्थळास जावयाचे ते व चालणारा व चालण्याचे पाय हे सर्व उदकच असल्यामुळे तो तरंग पाहिजे तितका धावत गेला तरी हे पांडूसुद्धा तो उदकच असल्यामुळे त्याचा एकपणा मोडत नाही त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर मीपणाने जरी त्याला स्फुरण झाले तरी तो संपूर्ण माझेकडेच आला अशी जी यात्रा त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच झाला आणि त्याचे शरीराचे स्वभावामुळे त्याने काहीही कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याचे मिशाने मीच त्याला भेटतो हे पांडुसुता अशा स्थितीत ते कर्म व हा करता हा भेद जाऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूप होतो हे पहा ज्याप्रमाणे आरशाने आरशाला असता ते न पाहणे होते किंवा सोन्याने सोने झाकले तर झाकणे होत नाही दिव्याने दिव्याला प्र प्रकाशित केले तर ते प्रकाश न करणेच होय त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म केले ते कर्म करणे कसे म्हणावे कर्म करीत असता मी करता असा अभिमान नाहीसा झाला म्हणजे सर्व त्याचे करणे न करणेच होते त्याला सर्व क्रिया आत्मस्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रियाला न करणेच म्हणावे व तीच माझी खुण्याची पूजा होय म्हणून कपिध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो त्या न केल्यामुळे होऊन तीच माझी महापूजा होते याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती तो जे पाहतो ते माझे दर्शन अद्वय जो मी त्याची तो चालेल ती यात्रा होय हे कपिध्वजा तो जे करेल ती माझी पूजा आणि तो जी कल्पना करेल तो माझा जप व तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होईल जसे जसे सुवर्णाशी सुवर्णाचे कंकण अभेद आहे तसा भक्तियोगाने माझ्याशी तो ऐक्य पावतो पाण्याचे ठिकाणी लाट कापुराचे ठिकाणी परिमळ व रत्नाचे ठिकाणी तेज जसे भिन्न नाही फार काय जसा तंतुशी पट किंवा मृत्तिकेशी जसा घट यांचे ऐक्य असते तसा तो माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावतो अर्जुना ही जी एकनिष्ठ भक्ती त्या भक्तीच्या योगाने दृश्य मात्राचे ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा त्याला त्याला त्या मला तो जाणतो जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थांच्या योगाने आणि शरीर व शरीराचा चालक यांच्या योगाने व्यक्त व अव्यक्त एतद्रूपाने सर्व दृश्य पदार्थांचे स्फुरण होते हे सुमते अर्जुना ते सर्व दृश्य मीच आहे अशा बोधाच्या भरात अनुभवाचा झेंडा नसतो दोर दृष्टीत पडल्यावर त्यावर झालेल्या सर्पाचा भास नाहीच होऊन दोरच आहे असा तेव्हा निश्चय होतो सोन्या वेगळे गुंधभर सुद्धा अलंकार नाहीत असा दृढ निश्चय होण्याने सर्व अलंकाराची आटणी होते पाण्यावर येणारे तरंग उदकाविरहित नाहीत असे पक्के समजून त्याच्या आकाराला जो भुलत नाही अथवा स्वप्नातील पाहिलेले सर्व विकार जागे झाल्यावर पाहू गेले असता आपले विरहित दुसरे काही नाही असे दिसते तसे जे काही आहे व नाही त्याच्या योगे हे जाणण्याची स्फूर्ती होते व ते सर्व पदार्थ मीच आहे अशा अनुभवाचा जो उपभोग घेतो मी उत्पन्न न होणारा जरा नाश रहित अविनाशी ज्याच्या पूर्वी काही नाही असा ज्याला अंत नाही असा व नेहमी आनंदमय असा आहे असे तो समजतो चलन न पावणारा व पतित न होणारा अंतरहित अद्वैत सर्वांचे मूळ निराकार व साकारही मीच आहे सर्वांचा ईश अनादि व अमर अभय आणि आधार व आधारावर असणारे जे आधेय ते सर्व आसामी आहे सर्वांचा अधिपती व नेहमी असणारा सहज व सतत सर्व व्यापी व सर्वत्र भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडला आसामी आहे सर्वात नवा व जुना अभावरूप व संपूर्ण सर्वाहून मोठा व होणे लहान जे काही आहे ते मी आहे क्रियारहित व एकसंगरहित व शोकरहित सर्व वस्तूत मी असून माझ्यात सर्व वस्तू आहेत असा सर्वात उत्तम पुरुष मी आहे शब्दातीत व कर्णरहित रूपरहित व गोत्ररहित सर्वत्र सारखा व स्वतंत्र ब्रह्म परब्रह्म मी आहे असे आत्मस्वरूप ऐक्य पाहून माझी खरोखर अद्वय भक्ती करून मला जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपण आहोत असे तो समजतो जसे जागे झाल्यावर आपले एकत्व उरते व हेही जसे त्याचे ज्याचे त्याला समजते प्रकाश करणारा जो सूर्य व ज्या पदार्थाला प्रकाशित करायचे ते पदार्थही तोच आहे आणि प्रकाश व प्रकाश या दोहोमधील अभेदही तोच जाणतो तसा जाणण्यास योग्य अशा पदार्थांच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो हेही ज्याला समजते असा जो तोही मीच आहे असे तो जो समजतो त्याला अर्जुना आपल्या अभेदपणास जाणणारी ज्ञानकला तीही मी ईश्वरच आहे तोही मीच आहे असे तो समजतो मग द्वैत आणि अद्वैत या पलीकडील जो आत्मा तोच निसंशय मी आहे असे समजून त्या ज्ञानही जेथे मुरून जाते तेव्हा जागे झाल्यास जे आपल्याला आपले स्वरूप दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे सांगता येत नाही किंवा सोन्याचे सोने पण दृष्टीने पाहता क्षणी अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणेच होते अथवा मिठाचे पाणी होते परंतु त्या पाण्यात खारटपणा राहतो तोही जिरून गेल्यावर जसा मीठपणा नाहीसा होतो तसा मी होतो हा भेद असतो तोही पूर्ण आनंदाचे भरात एकत्र होऊन मदरूपी लय पावतो आणि तोही दुसरा भास जेथे नाही सवतो तेथे मी हा शब्द कुठे राहणार असा मी नाही व तोही नाही असे ते माझे रूप त्या ठिकाणी तो ऐक्य पावतो कापूर जळता क्षणीत जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते व मग कापूर आणि अग्नी याहून भिन मिश्र दे आकाश तेच उरते किंवा एकात एक वजा केला असता बाकी जसे शून्य उरते तसा आहे व नाही यांची वजाबाकी केली असता बाकी मीच उरतो त्या ठिकाणी ब्रह्म आत्मा ईश या बोलण्यालाही जागा राहत नाही व काही न बोलणे यालाही तेथे ठाव नाही न बोलणे हे न बोलून मग तोंडभर बोलले जाते तसे ज्ञान व अज्ञान टाकून जे जाणले जाते तशा स्थितीत बोधाने जाणून आनंदाने आनंद भोगून सुखाने सुखाचाच अनुभव येतो मग लाभात लाभाची भर पडून प्रकाशाने प्रकाशास आलिंगन देऊन आश्चर्य आश्चर्यात उभेचे उभेच बुडून जाते शम विश्रांती पाहून विश्रामही विश्रांतीस येतो व अनुभवाने संकोच पावतो फार काय सांगावे क्रमयोगाच्या सुंदर वेलीचे सेवन केल्यामुळे त्याला मद्रूप प्राप्तीचे सुंदर फळ मिळते हे किरीटी क्रमयोगरूपी चक्रवर्तीच्या मुकुटावरील ज्ञानरूप रत्न मी होतो व माझे मुकुटावर ते रत्न शोभते किंवा रूपी देवळाच्या मोक्षरूपी कळसावरील अवकाशाचा प्रसार तो होतो अथवा संसाररूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्गाने माझ्या रूपी गावात प्रविष्ट होतो फार काय सांगावे क्रमयोगाच्या ओघाने रूपी गंगा ही रूपी समुद्र जो मी त्याला येऊन मिळते हे मर्मज्ञ अर्जुना असा या क्रमयोगाचा महिमा आहे म्हणून मी वारंवार त्याचे वर्णन तुझ्याजवळ करतो परंतु देश काल व पदार्थ यांच्या अनुकूलतेने मला साध्य करून घेण्याचा हा मार्ग नसून केवळ मी सर्वांना आपोआप प्राप्त होण्याचा हा क्रमयोग मार्ग आहे म्हणून माझ्या प्राप्तीकरता शी न घेता मी या क्रमयोग उपाया उपायाने खरोखर सहज प्राप्त होतो माझ्या प्राप्तीचा उपाय समजण्याकरता गुरु व शिष्य हा संप्रदाय खरोखर अनादिसिद्ध आहे अरे अर्जुना पृथ्वीच्या पोटात द्रव्य सिद्ध आहे तसेच काष्ठात अग्नी व कासेत दूध याही गोष्टी सिद्ध आहेत परंतु या गोष्टी सिद्ध आहेत तरी त्यांचा लाभ होण्याकरता उपाय करावे लागतात पण माझी गोष्ट विचारशील तर मी स्वतःच सिद्ध माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजे ही फलप्राप्ती झाल्यावर पुन्हा उपायांची प्रस्तावना देवाने का केली अशी जर कोणी शंका घेईल तर देवांचे बोलण्याचा असा अभिप्राय आहे की गीतेचे सामर्थ्य असे आहे की येथे सांगितलेल्या सर्व उपायांनी मोक्षप्राप्ती होते व इतर शास्त्रात सांगितलेल्या उपायांनी प्रमाणांची सिद्धी होत नाही त्यासारखे हे नाही वाऱ्याने सूर्याचे आढळलेले ढग दूर होतात परंतु त्याच्याने सूर्य उत्पन्न करवत नाही किंवा हाताने पाण्यावरील गोंडाळ दूर करता येते पाणी करता येत नाही हेच ते स्वतः सिद्धच आहे त्याप्रमाणे आत्मदर्शनाने आड आलेला जो अज्ञानाचा मूळ तो इतर शास्त्रांनी नाहीसा होतो त्यांच्याने निर्मळ असे जे माझे आत्मस्वरूप ते करवत नाही ते स्वतः आहे म्हणून सर्व शास्त्रे अज्ञानाचा नाश करण्यास योग्य आहेत एरवी त्यांच्याने स्वतःसिद्ध आत्म्याचा बोध करवत नाही त्या अध्यात्मशास्त्रांना खरा आत्मस्वरूपाचा निर्णय करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्या शास्त्रांना ज्या ठिकाणी विचारण्यास यावे लागते ते हे गीताशास्त्र होय सूर्याने पूर्व दिशा अलंकृत केली म्हणजे सर्व दिशा प्रकाशित होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारभूत जी शास्त्र श्रेष्ठ गीता तिच्या योगाने सर्व शास्त्रे सनात झाली आहेत फार काय परंतु या गीतेने मागील अध्यायात पुष्कळ उपाय सांगितले आहेत की ज्या योगाने आत्मा आपले हस्तगत होईल परंतु प्रथम ऐकल्याने अर्जुनाला हे कळेल किंवा नाही हा भाव कळकळीने श्रीहरीने मनात धरून तेव्हा तोच अर्थ शिष्याच्या ठिकाणी दृढ होण्याकरता मोकळ्या मनाने एक वेळ पुन्हा सांगतात आणखी गीता प्रस समाप्त होण्याचा प्रसंग आलेला आहे म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत एकच अर्थ प्रतिपादन केला आहे असे दाखवतात किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी नाना अधिकार प्रसंगाने अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत तरी पूर्वापार संबंध मनात न आणून गीतेमध्ये अनेक सिद्धांत आहेत असे जर कोणी मानील तर <clears throat> महासिद्धांताचे एकंदर ऐक्य करून त्याच्या पोटात अनेक सिद्धांत कथा मिळवून आरंभलेले गीता संपवतात या गीताशास्त्रात अविद्येचा नाश ही एक मुख्य भूमी व मोक्षाचा लाभ हे तिथे फळ या दोन गोष्टी होण्याला ज्ञान हे केवळ साधन होय तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून ग्रंथाचा विस्तार झालाय ते ज्ञान आता एक दोन शब्दांनी सांगतो म्हणून उपायाने मिळणारी वस्तू हातात आली ती वस्तू प्राप्त होण्याचे साधन देवाने पुन्हा एवढ्याच करता सांगितले जो मनुष्य माझ्या ठिकाणी सर्व भाव ठेवतो तो माझ्या प्रमादाने शाश्वत अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो मग देव म्हणतात हे सुभटा तो क्रमयोगी अशा निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपी मिळतो स्वकर्मानुष्ठान रूपी सुंदर पुष्पाने माझी चांगली पूजा केल्यावर मला प्रसन्न करून घेऊन ज्ञाननिष्ठेचा प्रसाद तो मिळवतो ती ज्ञाननिष्ठा ज्याचे हातात आली आहे तेथे माझी परमभक्ती उल्लसित होते आणि त्या भक्तीच्या भजने करून माझ्याशी ऐक्य पाहून तो सुख भोगतो आणि विश्वाला प्रकाशित करणारा मी जो आत्मा त्याप्रत जो सर्व भावे करून मन अनुसरला मिठाने आपला लोभ सोडून पाण्याचा आश्रय केला म्हणजे जसे ते जलस्वरूप होते किंवा आकाशामध्ये वायू फिरून पुन्हा आकाशातच ऐक्य पावतो तसा बुद्धीने व काया वाचा मनाने जो माझा आश्रय करून राहतो त्याच्या हातून एखाद्या वेळी कदाचित निषिद्ध हे कर्म घडेल परंतु महानदी किंवा रस्त्यातील घाणेरडे पाणी यांना गंगेचा संबंध झाला म्हणजे जशी ते गंगा होतात तसा माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला शुभ किंवा अशुभ कर्माने दोष लागत नाही अथवा मैलागिरी चंदन आणि दुसरे रायवळ लाकूड हा भेद तो पावेतोच असतो की जो पावेतो त्यांचा अग्निशी संबंध झाला नाही किंवा हिणकट असा अथवा सोळा रुपये दराचे सोने हा भेद सोन्यामध्ये तोपर्यंतच असतो की जोपर्यंत परिसाशी संबंध झाला नाही त्याप्रमाणे शुभ व अशुभ हा भेद तोपर्यंतच असतो की जोपर्यंत सर्वत्र माझा प्रकाश झाला नाही अरे जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश झाला नाही तोपर्यंतच रात्र व दिवस हा भेद आहे म्हणून अर्जुना माझी भेट झाली म्हणजे त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्य पदावर बसतो ज्या पदाचा देशाने कालाने व स्वभावाने कधी नाश होत नाही ते अविनाशपद त्याला प्राप्त होते फार काय सांगावे अर्जुना मी जो आत्मा त्या माझी प्रसन्नता ज्याला प्राप्त झाली आहे त्याला प्राप्त होणार नाही असा कोणता लाभ आहे असे आहे म्हणून तू मनाने सर्व कर्म मला अर्पण करून माझे ठिकाणी तत्पर होऊन माझ्या ठिकाणी बुद्धी ठेवून मनिष्ठ होऊ यास्तव धनंजया तू आपली सर्व कर्मे माझे ठिकाणी समर्पण कर असा संन्यास कर परंतु हे वीरा तोच कर्माचा संन्यास वरकांती न करता विचाराच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवून मनापासून कर मग त्या विचाराच्या बळाने आपले कर्माहून वेगळे असे निर्मळ स्वरूप तू माझ्या स्वरूपात पाहशील आणि सर्व कर्माची जन्मभूमी जे अज्ञान ते आपल्याहून फार दूर आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल मग अर्जुना जशी रूपापासून छाया दृष्टीस पडत नाही तसे अज्ञान हे आपल्यापासून निराळे नाही असे तुझ्या दृष्टीस पडेल अशा मन अशा ज्ञानाने अज्ञानाचा नाश कर झाला म्हणजे समूळ कर्माचा संन्यास अनायासाने झाला असे होईल मग आत्म्यावर जो भ्रमाने कर्माचा भास दिसतो आहे तो विचाराने गेला म्हणजे शुद्ध आत्म्याचे ठाई बुद्धी पतिव्रता करून स्थापन कर अशा अनन्य योगे करून ज्यावेळेस बुद्धी माझ्या ठिकाणी प्रवेश करील त्यावेळेस चित्त हे चिंतन करण्याच्या पदार्थाचा त्याग करून माझेच भजन करते याप्रमाणे चिंतन करण्याचे विषय टाकून सर्व काळ चित्त माझे ठिकाणी नेहमी जडून राहील असे त्वरित कर जर तू माझ्या ठिकाणी चित्त देऊन राहशील तर माझ्या प्रसादाने सर्व संकटातून पार पडशील आता तू जर अभिमानाने माझे न ऐकशील तर नाश पावशील मग याप्रमाणे अभेदरूपी सेवेने जेव्हा तुझे चित्त मद्रूप होईल तेव्हा माझा तुझ्यावर पूर्ण प्रसाद होईल असे समज मग जे जन्म मृत्यूचे सर्व दुःखाचे घरे जीव मात्र भोगतो व जी अति दुर्घट आहेत तीच तुला सुखकारक होतील सूर्यप्रकाशाची डोळ्याला सहाय्यता मिळाल्यावर मग अंधकाराची किंमत आहे का त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याचा जीवपणा नष्ट झालेला आहे तो संसाररूपी बागुलाच्या भयाने भील का म्हणून हे धनंजया माझ्या प्रसादे करून संसार दुर्गतीपासून तू तरशील अथवा अभिमानाच्या योगाने माझे हे सर्व भाषण कानाने न ऐकशील किंवा मनावर न घेशील तर तू जरी नित्यमुक्त अव्यय आहेस तरी ते व्यर्थ होऊन देहसंबंधाचे घाव तुला सोसावे लागतील ज्या देह संबंधाचे ठिकाणी पदोपदी आपला घात आहे तो भोगताना कधीही विश्रांती नाही जर माझे बोलणे न ऐकशील तर एवढा भयंकर मृत्यू न मरता तुला सोसावी लागेल जर अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे म्हणशील तर हा तुझा आग्रह व्यर्थ आहे कारण क्षत्रिय स्वभाव हा तुला जबरदस्तीने युद्ध करण्यास लावेल पथ्याच्या द्वेषाने जरा ज्वर वाढतो अथवा दिव्याच्या द्वेषाने जसा अंध वाढतो तसा विवेकाच्या द्वेषाने अहंकार वाढेल मग आपल्या देहाला अर्जुन दुसऱ्याचे देहाला हे माझे आप्त व यांच्याशी संग्राम करणे हेच पातक याप्रमाणे आपल्या बुद्धीने तिघांना अशी तीन तीन नावे ठेवून अर्जुना मी युद्ध करणार नाही असा आपल्या अंतकरणात पूर्ण निश्चय केलास तरी तुझा जो नैसर्गिक स्वभाव आहे तो तुझा निश्चय टिकू देणार नाही वास्तविक विचार करून पाहिले असता मी अर्जुन व हे माझे आप्त व यांचा य वध करणे हे पातक या सर्व कल्पना माये वाचून खऱ्या आहेत का अगोदर तू युद्धास तयार झालास व युद्धाकरता शस्त्रे घेतलेस आणि आता युद्ध न करण्याची शपथ घेतोस हे योग्य आहे का करता मी युद्ध करणार नाही हे तुझे म्हणणे व्यर्थ व्यर्थ शिवाय लोकदृष्टीने तुझे म्हणणे कोणी मान्य करणार नाही तर मी युद्ध करणार नाही असा जो आपल्या मनाने निश्चय करीत आहेस तो व्यर्थ होऊन तुझी स्वकीय क्षात्र प्रकृती आहे ती तुझ्या निश्चयाचे उलट तुझ्याकडून युद्ध करविलच करविल हे स्वभाव सिद्ध ते कर्म त्याने बद्ध झालेला तू मोहाने जे करू इच्छित नाहीस ते करशील हे पहा पूर्वेकडे पाण्याचा ओघ चाललेला असून पोहणारा जर म्हणेल की मी पश्चिमेकडे जाईन तर त्याचे म्हणणे व्यर्थ होऊन ते पाणी त्याला ओघाकडे ओढून नेईल किंवा साळीचा कण जर असे म्हणेल की मी साळीपणाने उगवणार नाही तर ते त्याचे म्हणणे व्यर्थ होय कारण त्याला त्याच्या स्वभावाच्या उलट जाताच येणार नाही त्याप्रमाणे हे प्रबुद्धा तुझी प्रकृती क्षात्र गुणाने घडलेली असल्यामुळे मी युद्ध करण्याला उठणार नाही असे म्हणशील तर ते व्यर्थ होय तुझा क्षात्र धर्मच तुला युद्ध करण्यास उठवेल हे बघ अर्जुना तुझ्या क्षात्र प्रकृतीने शौर्य तेज दक्षता इत्यादी गुण जन्मतः तुला दिले आहेत तर हे धनंजया त्या प्रकृतीच्या गुणारुध गुणानुरा अनुरोधाने युद्ध न करता स्वस्थ बसणे होणार नाही म्हणून हे कोदंड पाणी त्या क्षात्र गुणाने तू बद्ध झाल्यामुळे तुला तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध खरोखर जाता येणार नाही अथवा आपल्या जन्माच्या मुळाचा विचार न करता मी युद्ध करणाने असेच आढळव्रत धारण केलेस तर हातपाय बांधून रथावर घातलेला मनुष्य मी चारणाने असे जरी म्हणेल तरी तो जसा रथाबरोबर दिगंतराला जातो तसा तू आपल्याकडून मी काही करणार नाही असे म्हणून जरी स्वस्थ बसशील तरी खास तू युद्धच करशील त्यात संशय नाही उत्तर गोग्रहणाच्या वेळी विराट राजाचा पुत्र हा उत्तर हा युद्धातून माघारी पळत असताना तू बृहन्नडे सोंग घेतले असूनही त्याचा सारथी होऊन युद्ध का केलेस तर तोच तुझा क्षत्रिय स्वभाव उगीच न बसता तुझ्याकडून युद्ध करविलच करविल अर्जुना त्या युद्धात अकरा अक्षवणी महावीर तू एकट्याने त्याजवर मोहनास्त्र घालून त्यांची वस्त्रे नागवलीस तो तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करवेल अरे असे पहा की रोग्याला रोग आवडतो का यास दारिद्र्य आवडते का परंतु बलबान जे प्रारब्ध ते त्याचकडून भोगवितेच तर ते प्रारब्ध ईश्वर सत्तेने अन्यथा कधीही करणार नाही असा जो ईश्वर तो तुझ्या हृदयात वास करीत आहे हे अर्जुना देहादिक यंत्रावर अभिमानाने चढलेली जी सर्व भूते त्यांना आपल्या मायारूप शक्तीने नाना योनीत फिरवणारा असा जो परमेश्वर सर्व भूतांच्या यात वास करतो सर्व भूतांचे अंतःकरण हेच कोणी महाका महाआकाश त्या ज्ञानरूपी वृत्ती हीच त्याची सहस्र किरणे आहे त्या किरणाने जो उदयास आलेला आहे त्या ईश्वररूप सूर्याने जागृती स्वप्न व सुशुक्ती हेच कोणी तीन लोक यास प्रकाशित करून विपरीत ज्ञानाने भुललेले जीव हेच वाटसरू जागृत केले वेद्योदकाच्या सरोवरात विषयरूपी कमले प्रफुल्लित करून पंचज्ञानेंद्रिये व सहावे मन यास या सहा पायांच्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमलाचे सेवन करवितो हे सूर्याचे रूपक असू दे सर्वांच्या हृदयात वास करणारा जो ईश्वर तो सर्व भूतांचे अहंकार रूपे पांघरुण आपल्या अंगावर घेऊन प्रकटत आहे जो आपल्या मायेचा आड पडदा लावून आतून एकटाच सूत्र हलवून बाहेर चौऱ्याऐंशी लक्ष छाया रूपे चित्रे नाचवतो व त्या ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना योग्यतेनुसार देहाच्या आकारास आणतो ज्या भूतांपुढे त्याच्या योग्यतेप्रमाणे जो देह मांडला तो देह मीच आहे अशा बुद्धीने तो देहरूपी यंत्रावर चढतो सूत सुतानेच बांधावे गवत गवतानेच बांधावे किंवा आपले प्रतिबिंब पाण्यात पाहून बालक ज्याप्रमाणे भ्रमाने ते घेण्यास हवते त्याप्रमाणे देहरूप आकाराने जो दुसरा तो मीच आहे म्हणून भ्रमाने ग्रहण करतो म्हणजे अभिमान बाळगतो या प्रकारे शरीराकार यंत्रावर भूताना बसवून पूर्व कर्मानुरूप सूत्रे हलवतो तेव्हा ज्या भूताचे ते स्वतंत्र प्रारब्ध सूत्र असेल ते ते भूत त्या त्या गतीला प्राप्त होते जसा वारा हा आकाशामध्ये तृणाला फिरवतो तसे धनुर्धरा सर्व भूतांना स्वर्गवन संसार यामध्ये प्रारब्ध फिरवते लोहचुंबकाचे सत्तेने जसे लोखंड हलते तशी ईश्वर सत्तेच्या योगाने सर्व भूते व्यवहार करतात हे धनंजया जसे चंद्राचे सानिध्य झाले म्हणजे सामु <coughs> सामुद्रिकांच्या चेष्टा सुरू होतात समुद्राला भरती येते सोमकांत म्हणायला पाझर सुटतो चंद्र चंद्रविकासे कमले उमलतात व चकोर पक्ष्यांना आनंद होतो तसा पराप्रकृतीच्या योगाने अनेक भूतांना जो एक ईश्वर चेष्टवितो तो <coughs> तुझ्या हृदयात वास करीत आहे हे पांडुसुता अर्जुनपणाचा अभिमान न करता जो मीपणा तुझ्या ठिकाणी उद्भवतो ते त्या ईश्वराचे खरे रूप होय म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करून तू जरी युद्ध केले नाहीस तरी तुझ्याकडून युद्ध करवी याकरता सर्वांचा स्वामी ईश्वर आहे तो सर्व भूतांना जशी प्रकृती देतो त्या प्रकृतीनुरूप सर्व इंद्रिये आपापल्या क्रिया करतात एवढ्याच करता कर्माचा अभिमान न धरता त्या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत असे समजून प्रकृती ज्या हृदयस्थ आत्म्याच्या स्वाधीन आहे हे भारता तू त्यालाच सर्व भावे करून शरण जा ज्याच्या त्याच्या प्रसादाने तू परम शांती आणि शाश्वत स्थान या पावशील त्या ईश्वराला जसे गंगेचे उदक समुद्राला शरण जाऊन तद्रूप होते तसा अहंकार वाचा चित्त शरीर ही सर्वस्वी अर्पण करून शरण जा मग त्या ईश्वराचे प्रसादाने सर्वत्र शांतीरूपी स्त्रीचा तू पती होऊन आनंदाने आत्मस्वरूपी रममाण होशील जे पद उत्पत्तीचे कारण विश्रांतीचे विश्रांतीस्थान व अनुभूती याचा ज्याचा अनुभव घेते ते आपल्या आत्मपदाचा तू राजा होऊन अक्षय सुख भोगशील असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण पार्थास बोलले याप्रमाणे अर्जुना गुह्याहून अतिगुह्य असे ज्ञान मी तुला सांगितले आता त्याचा पूर्ण विचार करून मग तुझ्या मनास येईल तसे कर हे ज्ञान गीता या नावाने प्रसिद्ध आहे व जे सर्व वेदांचे सार आहे व ज्या ज्ञानाने आत्मरूप रत्न स्वाधीन होते वेदांत शास्त्रात ज्ञान हे या नावाने जे प्रसिद्ध आहे व ज्याचे वर्णन करून जगातील सर्व शास्त्रांना कीर्ती प्राप्त झाली बुद्ध्याधिक ज्ञाने ज्या ज्ञानापुढे निस्तेज आहेत व मी सर्व द्रष्टाही ज्या ज्ञानाने समजला जातो ते हे आत्मज्ञान सर्वामध्ये जो मी गुप्त त्या माझेही गुप्त धन आहे व हे ज्ञान जरी इतके योग्यतेचे आहे तरी तू माझा परमभक्त असल्यामुळे तुला न सांगता गुप्त कसे ठेवेल याकरता हे पांडवा तुझ्या प्रेमभराने आम्ही तृप्त झालो म्हणून आम्ही आपला गुप्त ठेवा तुला दिला ज्याप्रमाणे मुलाच्या प्रेमाने आई भुलून जाते आणि त्याच्या उद्देशाने प्रेमभरीत भाषण करते त्याप्रमाणे आमचे तुझ्यावरील प्रेम तसे कसे करू देणार नाही आकाश सर्वाहून सूक्ष्म असूनही ते जसे गाळून घ्यावे अमृत आत बाहेर गोड असूनही त्याची जशी साल काढावी अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवावे ज्या सूर्याच्या अंगप्रकाशाने पाताळातील परमाणूही दिसतो त्या सूर्याचे डोळ्यातही अंजन घालावे तसे मी सर्वत्र असून व सर्वांचा विचार करून जे माझे खात्रीस उत्तम ते हे धनंजय तुला ज्ञान सांगितले आता तू यापुढे या ज्ञानाचा नीट विचार करून निश्चय कर आणि निश्चय झाल्यावर तुला वाटेल ते कर हे देवांचे भाषण ऐकल्यावर अर्जुन स्तब्ध राहिला हे पाहून देव म्हणाले तू खरोखर अवंचकच म्हणजे आत बाहेर न करणार आहेस वाढणारा वाढीत असताना भुकेलेला मनुष्य जर लाजून पुरेपुरे म्हणेल तर क्षुधेची पीडा आपण सोसून वंचकपणाचा दोषही त्याजवर येतो त्याप्रमाणे सर्वज्ञ असा श्रीगुरु भेटल्यावर भीड धरून आत्मस्वरूपाचा विचार जर न विचारजी विचारील तर आपला लाभ आपणच गमावून वंचना केल्याचे पातकही त्याला लागते व तो आपल्या खरोखर लाभास अंतरतो परंतु अर्जुना तुझा स्वस्थ राहण्याचा असा अभिप्राय आहे की तुला आणखी एक वेळ ज्ञान पूर्ण वेळ सांगावे तेव्हा पार्थ म्हणाला हे प्रभो आपण माझे मनातील गोष्ट खरोखर जाणली हे म्हणावेस कशाच पाहिजे कारण तुमचे वाचून दुसरा कोणी जाणता आहे का तुमच्या वाचून सर्व जग तुमचे ज्ञेय असून त्या सर्वांना जाणणारे तुम्ही आहात मग सूर्याला सूर्य म्हणून त्याचे वाखाणणे काय करावे हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात या तुझ्या बोलण्याने थोडे वर्णन झाले असे समजतोस की काय सर्वाहून अतिशय गुह्य असे माझे वचन तू पुन्हा तू ऐक कारण तू माझा अत्यंत आवडतायस म्हणून हिताची गोष्ट सांगतो तर आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ वचन ऐक हे वचन वाच्य आहे म्हणून बोलावे किंवा श्राव्य म्हणून ऐकावे असे नसून हे केवळ ब्रह्मस्वरूपच आहे परंतु तू भाग्यवान असल्यामुळे तुला हे प्राप्त झाले हे धनंजया कासवीच्या दृष्टीला पिले पाहता क्षणी पाना फुटतो आणि ती तृप्त होतात किंवा आकाश हे चातक पक्ष्यांकरता सर्व काळ पाणी पोटात बाळगते म्हणून जो व्यवहार जेथे घडत नाही त्याचे फळ तेथेच प्राप्त होते याचे कारण काय म्हणून विचारशील तर अनुकूल दैव असल्यावर कोणता लाभ होणार नाही बाकी हे रहस्य किती दुर्लभ आहे ते सांगता येत नाही कारण द्वैताचा भाव टाकून ऐक्याचे घरामध्ये भोगण्यासारखे हे रहस्य आहे हे प्रियोत्तमा उपचाररहित जे आमचे प्रेम त्या प्रेमाला जो तू विषय झाला आहेस तो तू दुसरा कोणी नसून माझा आत्माच आहे असे समज अर्जुना आरशाला वारंवार स्वच्छ करून पुसावयाचे ते आरशा करता नसून स्वस्वरूप सख्य भोगण्याकरता आपण ते करतो त्याप्रमाणे पार्था तुझे उगीच निमित्त करून मी आपल्याच करता बोलतो तुझ्या व आमच्यामध्ये काही दुजेपणा आहे का याकरता आमच्या अगदी जीवीचे गुह्य तुला मी सांगतो कारण एकनिष्ठ भक्ताचे आम्ही भुकेलेले आहोत हे पांडुसुता जसे मीठ जलाना आपलेपणा सर्वस्वी देते व तत्स्वरूप होण्यास लाजत नाही या प्रकारे तू माझ्याशी भेट ठेवत नाहीस तर मी ज मी तरी तुला चोरून गुप्त गोष्ट कशी ठेवू म्हणून जेवढी गुहे म्हणून आहेत तेवढी सर्व जे आमच्या गुह्यवचनापुढे उघडी पडतात ते ते माझे निर्मळ गुह्यवचन ऐक माझ्या ठाई मन ठेव माझी भक्ती कर माझे पूजन कर व मला नमस्कार कर असे केल्याने मलाच प्राप्त होशील असे मी प्रतिज्ञा करून खरोखर सांगतो कारण तू माझा आवडता आहेस तर वीर अर्जुना तुझे अंतर्बाह्य मानसिक आणि शारीरिक असे जे जे सर्व व्यापार होतील त्यांना मी जो सर्व व्यापक तोच विषय कर वायू ज्याप्रमाणे सर्व बाजूने आकाशास मिळालेला असतो त्याप्रमाणे तू जी सर्व कर्मे करशील ती माझ्या माझ्या प्रित्यर्थच कर फार काय सांगावे तू आपले मन माझे एकटे राहण्याचे स्थान कर आणि तू आपल्या कानाने माझ्या गुणांचे श्रवण कर आत्मज्ञानाने युक्त असे ते संत जी माझीच रूपे आहेत त्यांचे ठिकाणी तुझी दृष्टी कामिनी स्त्रीवर जशी लुब्ध असते तशी ठेव वस्तुमात्राचे ते वस्तीस्थान जो मी माझी जी निर्मळ नामे ती जगण्याकरता तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव हाताने जी जी कृत्ये करशील किंवा पायाने जिकडे जाशील त्या सर्व क्रिया माझ्याच करता कर आपल्या किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया करशील त्या अर्जुना माझ्या ठिकाणी अर्पण करून माझा याज्ञिक हो आता एक एक अशा किती गोष्टी शिकू तर आपले ठिकाणी सेवक भाव मानून जे सर्वत्र तुला दृष्टीस पडेल ते सर्व मद्रूप आहे असे समजून त्याची सेवा कर मग प्राणीमात्राच्या ठिकाणचा द्वैत भाव नाहीच सर्वत्र ठिकाणी मीच आहे असे तुझ्या अनुभवास येऊन सर्वत्र नम्र होऊन वंदन कर एवढ्याने माझा अत्यंत आश्रय तुला प्राप्त होईल मग सर्व जगात तिसरेपणा नाही साहून देवभक्ताचा म्हणजे माझा व तुझा एकांत झालेला पाहशील मग वाटेल त्या परिस्थितीत पाहिजे त्यावेळेस मी तुला व तू मला भोगशील असे अत्यंत व सहज सुख वाढेल आणि अर्जुना तिसरेपणा म्हणजे जगभाव आडवा येतो तो नाहीच झाला म्हणजे तू माझाच आहेस म्हणून मला प्राप्त होशील जलाचा नाश झाल्यावर जलातील प्रतिबिंबाला मूळ बिंबास येऊन मिळण्यास काही हरकत होते का तसेच वारा आकाशास किंवा लाटा समुद्रास मिळण्यास कोणाची अडचण असते का म्हणून तू आणि मी हा जो भेद देहभेदामुळे दिसतो आहे तो भेद नाहीसा झाल्यावर तू मद्रूप होशील या माझ्या बोलण्याविषयी खरे किंवा खोटे अशी शंका घेऊ नको यात जर काही फरक पडला तर तुझी शपथ परंतु अशी कल्पना करशील की तुझी आण वाहिली म्हणजे मी मोकळाच राहून परिणाम तुझ्यावर होईल तर तसे नाही तुझी शपथ वाहणे केवळ आपल्या आत्मलिंगास हात लावणेच होय प्रीतीची जातच अशी आहे की मनुष्यास कसलीही लाज वाटत नाही ज्यांचे बोलण्याचा कोणीच विश्वास मानित नाही त्यांना शपथ वाहण्याचा प्रसंग येतो परंतु भगवान असे आहेत की ज्यांना सर्व वेद जाणतात व जे निर्भेद आहेत ज्यांच्या सत्तेने हा सर्व जगदाभास दिसतो व ज्यांच्या आज्ञेची अशी शक्ती आहे की ती काळालाही जिंकते तो मी देव सत्य संकल्प असून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळकळ बाळगणार आहे त्या मी शपथ वाहण्याची खटपट का करावी परंतु अर्जुना तुझा जो मला अतिशय छंद लागलाय त्या योगाने मी आपले देवपणाचे ब्रीद टाकून भक्त झाल्यामुळे अर्धा आहे व तुला माझा छंद लागून तू मद्रूप झाल्यामुळे तू सगळा आहेस <clears throat> हे धनंजया ही आपल्या कार्याकरता जशी प्रधान आधी आपले मंडळीबरोबर त्यांचा आपल्यावर विश्वास बसण्याकरता आपली शपथ आपण वाहतो तसा हा प्रकार होय त्यावेळेस अर्जुन म्हणाला की देवा हे अचाट बोलणे बोलायचे प्रयोजन नाही केवळ तुमच्या नामस्मरणानेच आमची सर्व कार्य सिद्धी जातात असे असता यावर आपण सांगता आणि त्यामध्ये शपथही वाहता या आपल्या विनोदाला काही पार आहे का कमलवनाला सूर्याचा यत्किंचित प्रकाश जरी प्राप्त झाला तरी ते एकदम प्रकाशित होते असे जरी आहे तरी सूर्य आपल्या सामर्थ्याने सर्व जगताला एकंदर प्रकाशपूर्ण अंशाने करतो निमित्त मात्र कमलाचे चातकांच्या तृषा तृप्त करण्याकरता म्हणून मेघवृष्टी करतो परंतु त्यामध्ये पृथ्वी संपूर्ण जलाने परिपूर्ण करून जलाच्या ओघाने समुद्राचीही भरती होते एवढे ज्याच्या त्याच्या अवदार्याचे सामर्थ्य आहे म्हणून हे कृपानिधे तुमच्या अवदार्याला सीमा नाही परंतु मला निमित्त मात्र करून जगदुद्धार होण्याकरता आपण हे एवढे ज्ञान सांगितले